दोन सासर दुखी ते गोड कलाऊ येऊ तुम्हा दोन सासर दुखी ते गोड कलाऊ तुम्हा जाले सुमंद माले स्वामी मुवे काप्य कुल तिलक उतारू वाक्य राजा दरी डोर नागा मुदुने भावनी स्वामी मुवे काप्य कुल तिलक उतारू वाक्य राजा